ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी सदतीसावा केशी आणि व्यमासूर यांचा उद्धार आणि नारदाकडून भगवंताची स्तुती शुक म्हणाला कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठवले होते तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदाच्या व्रजामध्ये आला तो आपल्या टापाने जमीन उकरत होता त्याच्या मानेवरील आयाळेच्या झटक्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली त्याच्या प्रचंड किंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते त्याचे डोळे अतिशय विशाल होते तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच मान अवाढव्य होती प्रचंड काळ्या ढगाप्रमाणे शरीर होते श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप वडवीत होता भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकाऱ्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहेत तसेच तो लग्नासाठी आपला शोधही घेत आहे तेव्हा ती आपणहून समोर आली आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते भगवंताच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हलता त्याला तुच्छतेने चारशे हात लांब फेकून दिले थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आ वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला भगवंताच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा हात त्याच्या पोटात वाढू लागला श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा त्याचा श्वासोच्छ्वासाचा मार्ग बंद झाला आता तो लाथा झाडू लागला घामाने त्याचे शरीर डबडबले डोळ्यातील बोबळे उलटी झाली आणि तो लीद टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडा प्रसारी पिकलेल्या चिबडासारखे फुटले महाभाऊ श्रीकृष्णाने त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला आयास शत्रूचा नाश केला याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतावर फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागली परीक्षिता श्रेष्ठ भगवत भक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णाकडे आला आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाला हे श्रीकृष्णा आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही आपण योगेश्वर आहात साऱ्या जगाचेही ईश्वर आहात आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात हे प्रभू आपण यदुवंश शिरोमणी आहात जसा एकच अग्नी सर्व लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता पंचकोशरूप गुहेच्या आत राहता आपण पुरुषोत्तम सर्वांचे नियंते आणि सर्वांचे साक्षी आहात प्रभो आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्प अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचाच स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहता तेच आपण राजांच्या रूपात असणाऱ्या दैत्य प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्म मर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात आपण सहजपणे घोड्याचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याच्या केवळ खिंकाळण्याला भिवून देव आपला स्वर्ग सोडून पळून जात असत हे प्रभो आता मी परवा आपल्या हातून चानूर मुष्टिक अन्य पहिलवान कोवलया पीर हत्ती आणि कंस यांना सुद्धा मारलेली पाहिजे त्यानंतर शंखासूर कालयवन मूर आणि नरकासूर यांचा वध झाल्याचे पाहिन आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल आपण आपले शौर्य कृपा सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीर कन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा आपण द्वारकेत राहून मृगाची पापापासून मुक्तता कराल आपण जांबवानाकडून जांबवंती आणि सोमंतक मणी घेऊन याल तसेच आपल्या धामातून ब्राह्मणाच्या मृतपुत्राला परत आणून द्याल त्यानंतर आपण पौंडरकाचा वध कराल काशीपुरी जाळून टाकाल युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपालानी नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल प्रभू द्वारकेमध्ये निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्यांचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानीपुरुष वर्णन करतील ते सर्व मी पाहिन यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक अक्षोहिणी सैन्याचा संहार कराल हेही मी पाहिन प्रभो आपण शुद्ध ज्ञान स्वरूप आहात आपल्या परमानंद स्वरूपामध्येच आपण राहता म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात आपला संकल्प अमोघ आहे आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसार चक्र कधी नसतेच अशा सचितानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे आपण सर्वांचे नियंते आहात आपण स्वतःमध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत यावेळी आपली लीला प्रकट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू वृष्णी आणि सात्वत वंशीयांचे अग्रणी झाला आहात प्रभो मी आपल्याला नमस्कार करीत आहे शुक म्हणाला भगवत दर्शनाने आनंदित झालेल्या भगवत भक्त देवर्षी नारदाने अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून त्यांना प्रणाम केला त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन तो तिथून निघून गेला इकडे भगवान श्रीकृष्णाने केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बालगोपालांसह ते पूर्वीप्रमाणे गायी चारू लागले आणि गोकुळवासियांना आनंद देऊ लागले एकदा ते सर्व गोपाल पर्वत माथ्यावर गुरांना चारित होते त्यावेळी ते चोर शिपाई असा लपंडावासा खेळ खेळत होते राजन त्यांच्यापैकी काहीजण चोर काहीजण शिपाई तर काहीजण बोकड बनले होते अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममान झाले होते त्याचवेळी गवळ्याचा वेश घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्यमासूर तिथे आला खेळामध्ये तो बऱ्याच वेळा चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपून ठेवीत असे तो महान असूर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या गुहेत ठेवून तिचे दार एका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी अशा प्रकारे गोपाळापैकी फक्त चार पाचच शिल्लक राहिली भक्त रक्षक भगवंतांनी त्याची ही चाल ओळखली जेव्हा त्या गोपालांना घेऊन जात होता त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो तसे त्यांनी त्याला बळेच पकडली बलवान यमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रकट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडून घेऊ शकला नाही तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले देवता विमानातून बसून त्यांची ही लीला पाहत होती नंतर श्रीकृष्णाने गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागली आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले या ठिकाणी सदतीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू